श्रीधर स्वामीकृत श्री हरिविजय अध्याय पस्तीसावा शिशुपालाचा वध श्रीकृष्णाला अग्रपूजेचा मान मिळावा ही गोष्ट न आवडून चेदी देशाचा राजा शिशुपाल अचानक आपल्या स्थानावरून उठून पुढे आला हातवारे करीत कृष्णासमोर येऊन तो चिडून व गर्जना करून म्हणाला धर्मा तुम्ही सारे नीच आहात मूर्ख आहात राजसभेत तुम्ही गवळ्याला अग्रपूजेचा मान कसा देता तुला सारासार विचारच नाही योग्य अयोग्य काही कळतच नाही हा व्याभिचारी गवळी हा चोर याला असा मान देण्यात या राजसूय यज्ञाचे केवढे तरी अपयश आहे याला वसुदेव हा एक बाप व नंद हा दुसरा बाप आणि धर्मा तुम्हाला तर यम इंद्र वगैरे पाच बाप आहेत तुम्ही सारेच अवलक्षणी हा गंगासूत भीष्म काहीतरी बरळतोय अग्रपूजेचा मान देण्यासाठी त्याला दुसरा कोणी योग्य भेटलाच नाही का कृपाचार्य आहेत शुक आहेत याज्ञवल्क आहेत गुरु द्रोण आहेत एवढेच काय पांचालाधिपती द्रुपद आहे शल्य अश्वत्थामा भीमक हे कोणी आठवलेच नाहीत काय भगदत्त केवढा पराक्रमी अरे धर्मा या सर्वांना डावलून तू या गवळ्याला अग्रपूजेचा मान देतोस या तुझ्या मूर्खपणाला काय म्हणावे याने काही तपश्चर्याही केलेली नाही वेद पठण केले नाही कपट करून चार दोन पशुपक्षी मारले त्याचा काय एवढा बडिवार हा नाही कोणाचा गुरु नाही कोणाचा राजा राजसूयात राजालाच अग्रपूजा हवी याला मान हा आमचा अपमान आम्ही यज्ञासाठी दिलेल्या द्रव्याचा दुरुपयोग आहे अरे पंडूपुत्रा या चोराला तू डोक्यावर चढवलेस जणू कोल्ह्याला मृगाधिपती म्हटलेस डुकराला राजसिंहासन दिलेस असे अनेक दुष्ट शब्द बोलत बोलत शिशुपाल सर्व राजांना उद्देशून म्हणाला राजानो जे कोणी माझ्या बाजूचे असतील तेवढे उठा त्याच्या बोलण्याचा प्रभाव पडून अनेक राजे खडगपर्जीत उभे राहिले आणि कृष्णाविरुद्ध उरडू लागले धर्म कृष्णाजवळ उठला व शिशुपालाजवळ गेला त्याचा हात हाती धरून म्हणाला शिशुपाला तू आमचा बंधू असून यज्ञही तुझाच आहे असे समज आणि उगाच राग करू नकोस भीष्माधिक सर्व आपल्यापेक्षा वय तप व ज्ञान यांनी वृद्ध आहेत ते कृष्णाला अग्रपूजेचा मान दिला जात असताना स्वतः काही बोलत नाहीत समाधानाने माना डोलवीत आहेत तूही या गोष्टीला मान्यता देणे तुझ्या कल्याणाचे आहे भीष्म म्हणाले युधिष्ठिरा शिशुपालाची तू व्यर्थ विनवणे करू नकोस हे जम्बूक वल्गना करतात अरे हे दुर्जन गवतासारखे व्यर्थ व मेणासारखे बोटचेपे आहेत कृष्णरूपी अग्निपुढे हे जळून किंवा वितळून जातील हे ऐकून शिशुपाल भीष्माला थेरड्या वगैरे अपमानास्पद शब्द बोलला आणि कृष्णाने केलेला प्रत्येक पराक्रम म्हणजे कसा पोरखेळ होता ते पटवून देऊ लागला भीष्मानीही काशी नरेशाच्या तीन कन्या स्वयंवरात जिंकल्या पण त्याही दुसऱ्यासाठी म्हणून त्याने भीष्माना शंड म्हटले अधार्मिक म्हटले आणि कृष्णाला तो वारंवार अपशब्दाने दुखू लागला भीमाला ही निर्गल बडबड सहन झाली नाही त्याने गदा उगारून शिशुपालाकडे धाव घेतली पण भीष्माने त्याला सांगितले भीमसेना थांब उगाच त्रास करून घेऊ नकोस अरे हा असाच आणखी बडबडेल तर तो निश्चित इथेच मरेल पहा याची मरणाची वेळ अगदी जवळ आली आहे शिशुपाल रागाने बेफान होऊन म्हणाला तेरड्या अरे थांबवतोस कशाला येऊ दे त्याला कृष्णार्जुनही येऊ देत मी त्यांचे प्राण घेईन रुक्मिणी स्वयंवराच्या वेळी शिशुपालाचा दारुण पराभव झाला होता त्याने अशा वल्गण्या केल्या त्यामुळे कृष्णार्जुन मनातल्या मनात हसले शिशुपाल तावातावाने बोलतच होता तेवढ्यात भीष्म भीमाला एकीकडे शिशुपालाचे जन्ममृत्यू रहस्य सांगू लागले भीमसेना शिशुपाल सा हा सातवतीचा पुत्र सातवती ही वसुदेवाची बहीण म्हणजेच कुंतीचे मुलगे म्हणून कृष्णाची जे तुमचे नाते तसेच शिशुपालाचे कृष्णाशी नाते आहे शिशुपाल तुमच्या मावशीचा मुलगा दमघोष व सात्वती यांचे हे संतान जन्मताच कुलक्षणे होते त्याला चार हात होते आणि त्याच्या बाळावर आणखी एक नेत्र होता तो विद्रूप पोर पाहून सात्वतीसह सर्वजण याला टाकून या म्हणू लागले पण त्यावेळी अशी आकाशवाणी झाली की हा मुलगा टाकून देऊ नका तर <clears throat> पुढे हा पराक्रमी राजा होईल शिशुपाल असे याचे नाव ठेवा सातवतीने धीर करून त्या आकाशवाणीलाच विचारले तर मग याचे मरण कोणाच्या हातून आहे ते जर कळले तर बरे होईल आईची ती जिज्ञासा होती आकाशवाणी पुन्हा प्रकट झाली याला जे दोन अधिक हात आहेत व एक जास्त नेत्रात आहे ते गळून पडतील याचे दर्शन होताच असे घडेल तोच याला मारेल आकाशवाणी शांत झाली मातेचे ममत्व जागृत झाले तिने त्या विचित्र मुलाला न टाकता वाढविले ती ईश्वरी पाहायला नवल म्हणून स्वतः पाहायला अनेक लोक दमघोषाकडे येऊ लागले सातवती मुलाचा प्रत्येकासमोर मुलाला प्रत्येकासमोर ठेवी मनात असे होते की कोणाच्या तरी समोर मुलगा ठेवताच आकाशवाणीचे भाकीत खरे ठरेल आणि दोन हात व तिसरा डोळा नाहीसे होतील होता होता तो मुलगा लहान असतानाच बलराम व कृष्ण सात्वतीकडे आले शिशुपाल तेव्हा रांगत रांगत कृष्णासमोर आला आणि कृष्णाकडे त्याने पाहिले व कृष्णाने त्याच्याकडे पाहिले तो काय शिशुपालाचे दोन जास्त हात देहापासून सुटले व गळून पडले तिसरा डोळा नाहीसा होऊन तिथे सपाट कपाळ दिसू लागले सात्वतीने ते पाहिले ती भयभीत झाली व थोडी आनंदितही झाली मुलाचे कुलक्षण नष्ट झाले म्हणून आनंदी झाली आणि कृष्ण त्याला मारणार हे भविष्य कळून दुःखी झाली तिने कृष्णाला आकाशवाणीचा वृत्तांत सांगितला कृष्णालाही नवल वाटले सात्वती कृष्णाला विनवणी करून म्हणाली कृष्णा कृष्णा तू याला ठार मारू नकोस तू मला तसे वचन दे म्हणजे मी निश्चिंत होईल कृष्ण म्हणाला आते मी असे वचन देत नाही नियतीच तशी आहे हे आकाशवाणीच बोलले आहे पण मी एक मात्र सांगतो तू या मुलाला माझा द्वेष करून देऊ नको त्याचे माझ्या बाबतीत शंभर जरी अपराध झाले तरी मी ते सहन करीन त्यानंतर मात्र माझा अपमान त्याने केला तर मी त्याचा प्राण घेण्यास मोकळा राहीन आता तुझा मुलगा सन्मार्गी राहिला तर त्याचे प्राणसंकट टळेल याचा उपाय तू कर भीष्म पुढे म्हणाले कृष्ण शिशुपालाचे अपशब्द मोजतच असणार शिशुपाल दुष्ट आहे व दुष्ट संहार हे कृष्णाचे अवतार कार्य आहे या क्षणी प्रत्येक अपमानागणे शिशुपालाचा मृत्यू जवळ येत आहे तू नुसते पहा भीमसेन म्हणाला हा मूळचा कोण आहे भीष्म म्हणाले जो हिरण्यकशपू जो रावण तोच या जन्मी शिशुपाल आणि जो हिरण्याक्ष जो कुंभकर्ण तोच वक्रदंत रावणाची सीता स्वयंवरात फजिती झाली होती या जन्मी ही रुक्मिणी त्याला न मिळता कृष्णाला मिळाली आहे त्याची चीडच याला सर्व प्रेरणा देत आहे याचे शत अपराध भरत आले आहेत भीष्माकडून असा विलक्षण प्रकार ऐकून भीमाचा राग कमी झाला तिकडे शिशुपाल चार पाच राजांना उठा या कृष्णाला चिरडून टाकू असे म्हणत रागारागाने कृष्णाकडे येऊ लागला भीष्माने त्यावेळी त्याला धिक्कारून जास्त चिथावणी दिली त्यामुळे स्वतःची सारी वृत्ती कृष्णद्वेषाने भरून गेलेला तो शिशुपाल अद्वा तद्वा बोलत रुक्मिणीला तर मी मनाने वरली होती तू उष्ट्या पसरवल्यासारखी तिला नेलीस तुझ्यापेक्षा तो शाल्व राजा श्रेष्ठ भीष्माने जिंकलेली आंबा त्याच्याकडे आली पण तिचा त्याने स्वीकार केला नाही असे म्हणून खडग उगारून कृष्णाला चौरंगावरून ओढून मारण्यासाठी धावला तो रुक्मिणीचा उल्लेख परमावधीचा अपमानास्पद होता शंभर अपराधानंतरचा हा अपमान कृष्ण एकदम उठून उभा राहिला एकाच शब्दाने त्याने शिशुपालाला जागच्या जागी थांबवले उग उग्र मुद्रा धारण करून तो गरजला शिशुपाला थांब तत्काळ शिशुपाला ते पाऊल थबकले वाचाच बसली कृष्णाने सुदर्शन धारण केले तो शिशुपाला म्हणाला अरे तुला अग्रपूजेचा मान हवा ना तुझ्या मातेला मी तुझे शतअपराध क्षम्य करीन असे वचन दिले होते त्याचे बंधन आता उरले नाही ही घे अग्रपूजा माझ्या सुदर्शन चक्रानेच आता तुझी पूजा करतो त्यावेळी कृष्णाच्या शरीराचे तेज विलक्षण वाढले कोणासही त्याकडे पाहावेना सुदर्शनाच्या तेजाने मयसभा दैदिप्यमान झाली निमिषार्धात कृष्णाच्या हातातून चक्र गरगर फर फिरत निघाले शिशुपालाची मान चक्राने कापली जाऊन मस्तक सभागृहात दूरवर उडाले मानेतून रक्ताचे फवारे निघाले चिळकांड्या इतरांच्या अंगावर उडाल्या शिशुपालाचे शरीर धाडकन जमिनीवर पडले सुदर्शन चक्र पुनश्च कृष्णाच्या हाती तळपू लागले शिशुपालाच्या देहातून एक तेजाची शलाका निघाली ती कृष्णाच्या शरीरात प्रविष्ट झाली सभा थक्क भयचकित स्तब्ध मौन रक्तलांचित कबंद व मस्तक भूमीवर थारोळ्यात पडलेले खडग उडून पडलेले वल्गना करणारी जीभ तोंडातून बाहेर आलेली डोळे विस्फारलेले असे शिशुपालाचे मस्तक मुकुट कुठच्या कुठे उडालेला केस अस्ताव्यस्त हाहाकार करीत अचानक कृष्णाचे वैरी राजे वक्रदंतासह बराबर त्या सभेतून पळून गेले कृष्णाकडे मागे वळून पाण्याचे धैर्य त्यांना झाले नाही सभेतून तो देह व मस्तक हलवण्यात आले कृष्णाची अग्रपूजा एक दिवस लांबणीवर पडली शिशुपालाच्या देहसंस्कारात तो दिवस गेला चेदी देशाचे राज्य शिशुपालाच्या पुत्राला देण्यात आले नंतर यज्ञाची यथाकाल समाप्ती झाली अवभृत स्नान झाले देशोदेशीचे राजे परत गेले कृष्ण व बलराम द्वारकेस परत गेले जरासंधाचा भीमाकडून आणि शिशुपालाचा कृष्णाकडून वध झाला आणि नंतरच राजसूय यज्ञ पार पडला होता तिकडे पौंडरक राजाच्या मतीने वक्रदंताने द्वारकेला वेढा दिला होता बलराम व कृष्ण तेथे जातात घनघोर युद्ध झाले कृष्णाने वक्रदंताचाही वध केला आणि पूर्वजन्मीचा कुंभकर्णही पुन्हा नष्ट झाला पौडरकाचा वध करून कृष्णाने त्याची मोठी सेना नष्ट केली नंतर पांडव वनवासातून आल्यावर जेव्हा मोठे धर्मयुद्ध झाले तेव्हा कृष्णाने अर्जुनाचे सारथ्य करून पांडवांच्या करवी कौरवांचा व त्याच्या बाजूने लढणाऱ्या अकरा अक्षविणी सेनेचा संहार घडवून आणणार आणला तसेच पांडवांकडील सात अक्षहुणी सेनेचाही संहार घडवून आणला भूमीला भार झालेल्या आसुरी वृत्तीच्या दुष्टांचा नाश करण्याचे अवतार कार्य त्याने पार पडले अध्याय पस्तीस समाप्त श्रीकृष्णार्पणमस्तू